श्रीराम समर्थ पंचिका चौथी समास दुसरा भूत सृष्टी प्रकार जे ब्रह्म केवळ आकाशासारखे असून निर्विकार आणि निश्चळ असे आहे त्याच्या ठिकाणी पाण्यावर जशा चंचल लाटा उठतात किंवा आकाशात जसा चंचल वायू निर्माण होतो त्याप्रमाणे चंचल स्फुरण निर्माण होते आकाशात वायू निर्माण झाला तरी त्याची आकाशाची निश्चलता नष्ट होत नाही पण त्यात निर्माण झालेल्या चंचल तत्वांना नष्ट होण्यास किंवा विस्कटून जाण्यास काहीच वेळ लागत नाही त्याप्रमाणे स्वरूप सत चित आणि आनंदघन म्हणजे आनंदाने दाट भरून राहिलेले आनंदाने परिपूर्ण असून तेथे स्फुरणरूपी चंचल तत्व मर्यादित व्याप्ती असलेले आणि थोड्या कालावधीसाठी होऊन जाते पाण्यावर लाटा उठत अस उठत असतात ओसरून जात असतात पण त्याच्यामुळे पाण्यात खंड पडत नाही तरंगात पाहिले तरी तेथेही अखंड असे पाणीच असते परब्रह्म हे सत स्वतः चित्स्वरूप ज्ञानस्वरूप आणि नित्य असे आहे स्फुरणात जे भासते ते साक्षीभूत तत्व आहे त्यालाच अंतर्यामी असे जाणावे त्यानंतर अनुक्रमे अनेक तत्वे प्रकट झाली अगोदर आभासात्मक स्फुरणरूपी चंचल लहर निर्माण झाली त्यानंतर सूत्रात्मा असा हिरण्यगर्भ निर्माण झाला हिरण्यगर्भ म्हणजे समष्टीचा सूक्ष्मदेह अथवा लिंगदेह मग पंचमहाभूते निर्माण झाली त्या पंचमहाभूतांचे पंचीकरण करून या त्रिभुवनाची उभारणी केली या स्थूल समष्टीला विराट असे नाव आहे ज्याप्रमाणे चित्रपटाच्या चार अवस्था असतात त्याप्रमाणे परब्रह्माच्याही चार अवस्था असतात पट मुळात पांढरा असतो त्याला खळ लावल्यानंतर तो कडक बनतो त्यानंतर छितारी त्याच्यावर रेखा आखून घेतो आणि नंतर त्यावर चित्र रंगवतो म्हणजे चित्रपटाच्या स्वच्छ धुतलेल्या शुभ्र खळ सारवलेला आखलेला व रंगवलेला अशा चार अवस्था असतात त्या शुभ्र चित्रपटाप्रमाणे परब्रह्माची पहिली स्वरूपावस्था अंतर्यामी ही खळ लावून घोटवलेल्या पट्टाप्रमाणे दुसरी अवस्था आहे नंतर रंगा वाचून केवळ रेखाटलेल्या अस्पष्ट चित्रांची रंगपट्टाची तिसरी अवस्था येते ती परब्रह्माची सूत्रात्मा नावाची तिसरी अवस्था होय पुढे रंगवलेला चित्रपट ही चौथी अवस्था येते ती परब्रह्माची विराट नावाची प्रकट झालेली अवस्था होय आता मूळ स्फुरणालाच मूळ माया म्हणतात त्या मूळ स्फुरणाचे विकार होऊन जी तत्वसृष्टी निर्माण झाली तिचा विस्तार स्पष्ट करून सांगतो कार्यामध्ये कारणाची व्याप्ती असते पण कारणामध्ये कार्याची व्याप्ती नसते हे या रीतीने पुढेही समजून घ्यावे कार्यामध्ये कारणाची व्याप्ती असते पण कारणामध्ये कार्याची व्याप्ती नसते हे या रीतीने पुढेही समजून घ्यावे स्फुरणामध्ये ब्रह्म सद्रूपाने वास्तव्य करते माया ही नाही प्रमाणे निस्तत्व वास्तव्य करते प्रकृती चंचलपणाने आणि पुरुष ज्ञातेपणाने वास्तव्य करतात अशा प्रकारे माया अविद्या जीव शिव त्रिगुण सर्वभूते इतकी सर्व तत्वे अव्यक्तपणे स्फुरणामध्ये असतात ही तत्वे पुढे एकामागून एक अशी स्पष्ट अथवा व्यक्त होत जातात एक सूक्ष्म बीजात जसा सर्व वृक्ष सामावतो तसे या सर्वांचे अस्फुट अवयव त्या सूक्ष्मात असतात मूळ स्फुरणात जी चंचलता असते ती मूळ प्रकृती होय आणि तिथेच जी जाणीव असते तिला पुरुष म्हणतात तेथेच ज्ञान आणि अज्ञान अविद्यारूप माया असतात स्फुरणाची व्याप्ती जेवढी असते तेवढीच जाणीव तेथे असते त्यालाच ज्ञान असे म्हणतात हीच विक्षेप म्हणजे नवीन दृश्ये निर्माण करणारी विद्या आहे विक्षेप शक्ती विद्या तेथे चित्त तत्वाचे प्रतिबिंब पडते त्यास ईश असे नाव प्राप्त होते तोच ईश्वर कार्याचे निमित्त कारण होय स्फुरणाच्या व्याप्ती एवढीच जाणीव किंवा ज्ञान असते बाकीचा सगळा सलग पसरलेला जो भाग त्याची त्याला आठवणही होत नाही त्यालाच अज्ञान किंवा अविद्या म्हणतात हे अज्ञान म्हणजे आवरण शक्तीचे लक्षण होय त्यामध्ये जे चैतन्याचे प्रतिबिंब पडते त्यालाच जीव म्हणतात तोच जगत्कारणही होतो तोच जगाचे उपादान कारणही होतो जाणीव हा सत्वगुण आहे नेणीव हे तमोगुणाचे लक्षण होय दोन्ही मिश्रित होऊन त्यापासून रजोगुण होतो हे तीनही गुण स्फुरणात असतात परब्रह्म हे घनदाट असून स्फुरणाला तर अवकाशाची गरज आहे अवकाशाखेरी स्फुरण असूच शकत नाही अवकाश म्हणजे पोकळी आकाश हीच ती पोकळी त्याशिवाय आकाशाचा गुण जो शब्द तोही येथे असतो स्फुरण हे सहज म्हणजे स्वाभाविक असून चंचल असते त्यातील चंचलता म्हणजेच वायू होय अशा तऱ्हेने स्वाभाविकरित्याच ते स्फुरण जेव्हा भासू लागेल म्हणजे प्रकाशित होईल तेव्हा त्यालाच तेज म्हणतात स्फुरण हे सूक्ष्म असल्यामुळे स्वाभाविक असते मृदू असते ते आपतत्व होय हे स्पष्ट आहे आणि त्यातील जड म्हणजे अज्ञान व कठीण भाग जो आहे तो पृथ्वीशी जुळतो असा हा पंचभूतांचा मेळ स्फुरणामध्ये असतो हे असू द्या अशा रीतीने सर्व तत्वे स्फुरणामध्येच अव्यक्त रूपाने असतात पुढे ती प्रकट होतात व वेगवेगळी भासू लागतात आता कोणते तत्व कोणत्या तत्वापासून झाले ती तत्वे कशी निर्माण झाली त्यांचा कार्यकारण संबंध कशा प्रकारचा आहे ते समजले पाहिजे तर ते आता ऐका अगोदर मूळ मायेत सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण साम्यावस्थेत होते ती ढळल्याबरोबर तिला गुणक्षोभिणी ही अवस्था प्राप्त झाली आणि त्या सरशी तिन्ही गुण आपापल्या शक्तीनिशी प्रकट झाले सत्वगुण व त्याची ज्ञानशक्ती रजोगुण आणि त्याची क्रियाशक्ती तमोगुण आणि त्याची द्रव्यशक्ती असे सर्व प्रकट झाले त्यांनाच भूते असे म्हणतात स्फुरणातील पहिला विकार म्हणजे अवकाश अथवा पोकळी हा होय त्याला आकाश असे नाव आहे त्यामध्ये ब्रह्माचा सदंश म्हणजे सत अधिक अंश म्हणजे सच्चिदानंद या तीन लक्षणातील अस्तित्वाचा अंश व्यापून आहे असत म्हणजे मिथ्या स्वरूपी माया ती कारणरूपाने व्यापक झाली आणि सदंशाला नामे प्राप्त झाली ती मायाच होय सत म्हणजे अस्तित्व नसेल तर आकाशाला वाव कसा असेल मग ते नाही म्हणजे निस्तत्व असे ठरेल म्हणून त्याला निस्तत्व अथवा मिथ्या म्हणावे लागेल आकाशाचे मुख्य लक्षण म्हणजे शून्यत्व पोकळी आणि शब्दगुणयुक्त असे आहे आकाश हे मूळ मायेपासून निर्माण झाले त्यामुळे त्याची व्याप्ती मायेहून कमी असते ती मायेपेक्षा एक अंशाने कमी असते आकाशापासून वायू झाला कारण हे कार्याला व्यापते या न्यायाने त्याचे पूर्व कारण जे आकाश त्याने त्याला व्यापून टाकले वायू आहेसा वाटतो तो त्याचा सदंश होय सदंशाखेरीज वायूला दुसरे रूपच नाही त्याचे रूपहीन असणे हीच त्याच्यामध्ये असलेल्या निस्तत्व म्हणजे मिथ्या मायेची खूण आहे आकाशाचा शब्द हा जो गुण आहे तो वायूमध्ये प्रकट होतो वारा सण सण असा वाजू लागला की तो गुण कळून येतो वायूचे रूप चंचल असते त्यामुळे त्याचा सगळीकडे संचार असतो वायूचा स्पर्श गुण हा तर जाती गुण आहे आकाश हे कारणत्व असल्यामुळे वायू हे जे कार्यतत्व ते आकाशापेक्षा व्याप्तीने मर्यादित असते त्यानंतर वायूच्या कुशीतून तेज जन्म घेते अग्नी आहे हाच त्याच्यात असलेला सदंश आहे तो अर्थातच ब्रह्माचा अंश होय मायेचे निस्तत्वही तेथेच आहे आणि शब्दगुणाच्या निमित्ताने आकाशानेही तेथे वस्ती केलेली आहे अग्नी प्रदीप्त झाला असता त्यातून भूक भूक असा ध्वनी निघतो अग्नीचा स्पर्श उष्ण असतो त्यार्थी वायूचा स्पर्श या गुणाने तेथे वस्ती केली आहे अशा तऱ्हेने तेज या तत्वाचे कारण म्हणून वायूचीही तेथे व्याप्ती आहे प्रकाश उष्णता दाहकत्व हे तेजाचे मुख्य रूप आहे त्याचा रूपगुण हा स्वाभाविक स्वतःचा असा गुण तर तेथे आवश्यकच आहे वायूच्या व्याप्तीच्या दशांशाने कमी अशी तेजाची व्याप्ती दिसते त्या तेजाच्या पोटी आपतत्वाचा जन्म होतो आप म्हणजे पाणी आहे असे वाटते तेच त्याचे सद्रूप आहे हे त्याच्या ठिकाणचे ब्रह्माचे लक्षण झाले ते नसेल तर ते असद्रूप राहते तीच माया होय बुलबुल असा जो पाण्याचा ध्वनी निघतो तोच आकाशाचा शब्दगुण होय आपाचा शीतल आणि मृदू स्पर्श जो जाणवतो तो वायुतत्वाचा स्पर्शगुण तेथे आहे आपतत्व जे दिसते तो तेजाचा गुण तेथे आला आहे आपतत्व हे मृदू आणि ओलसर असते तो वायुतत्वाचा स्पर्शगुण होय पाणी दिसते हे तेजाचे रूप मऊ आणि ओलसर असते तो वायूचा गुणधर्म होय आणि ते रसमय म्हणजे द्रवरूप आहे हा त्याचा स्वभावधर्म आहे तो तर आपोआपच तेथे आलेला आहे अग्नीपेक्षा आपतत्व दशांशाने कमी व्याप्त आहे त्यानंतर त्या आपतत्वापासून पृथ्वी निर्माण होते या पृथ्वी तत्वातही ब्रह्माचा सत म्हणजे आहेपणा हा अंश आहे तत्वाचा अभाव असेल तेथे माया निस्तत्व म्हणजे मिथ्यापणाने आहे पृथ्वीचा जो कडगड शब्द उठतो तो आकाशतत्वाचा भाग आहे कठीण स्पर्श हा वायूचा भाग आहे पृथ्वीच्या चित्रविचित्र रूपांचा भास हा पृथ्वीच्या ठिकाणी होणाऱ्या तेजाच्या प्रवेशाचा भाग आहे आता आपतत्वाचा भाग ऐका पृथ्वीतील कडू खारट मधुर अशा द्रव पदार्थांच्या रूपाने पृथ्वीतील आपतत्वाचा बोध होतो आता पृथ्वीचा स्वतःचा असा स्वाभाविक अंश कोणता ते ऐका कठीणपणा धारकत्व म्हणजे धारण करणारा आणि गंध हा पृथ्वीचा स्वतःचा गुणधर्म आहे पृथ्वी ही आपतत्वाहून दशांशाने कमी व्याप्तीची आहे या आकाशापासून पृथ्वीपर्यंतच्या पंचमहाभूतांमध्ये प्रत्येक तत्व आपल्या कारणतत्वाहून दशांशाने कमी असते पण जडपणामध्ये मात्र ते वाढत जाते तसेच गुणांच्या बाबतही प्रत्येक तत्व कारण अधिकाधिक वाढत जाते आकाशाचा शब्द हा एकच गुण आहे वायूचे शब्द आणि स्पर्श असे दुप्पट गुण होतात तेज हे शब्द स्पर्श आणि रूप अशा तीन गुणांनी युक्त आहे असे जाणून घ्यावे आपतत्वाचे शब्द स्पर्श रूप आणि रस असे चार गुण आहेत तर पृथ्वीमध्ये शब्द स्पर्श रूप रस गंध असे पाच गुण वास्तव्य करतात आकाशाचा शब्दगुण असल्यामुळे त्याचे ज्ञान कानाने होते वायूचे शब्द आणि स्पर्श हे गुण असल्यामुळे तो कान व त्वचा यांच्याद्वारे समजतो तेजाचे शब्दस्पर्श आणि रूप हे गुण असल्याने त्याचे ज्ञान कान त्वचा डोळे याने होते आपतत्व हे शब्द स्पर्श रूप आणि रस या चार गुणांनी युक्त आहे म्हणून ते श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा या चार इंद्रियांनी ज्ञात होते आणि पृथ्वीचे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध असे पाच गुण आहेत म्हणून ती श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण या पाच इंद्रियांनी ज्ञात होते अशा प्रकारे पाच महाभूत उत्पन्न झाली त्यानंतर सत्व रज आणि तम या त्रिगुणांनी त्यांना आपल्या शक्तीसह व्यापून टाकले ईश्वर हा सर्वज्ञ असून तो धारणादी शक्तीचा अवलंब करून सर्व भूतांना व्यापून सहजपणे राहिला आहे आता भूतगुणांपासून क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती या रजोगुण तमोगुण यांच्या दोन शक्ती प्रकट झाल्या आता ज्ञानेंद्रिय अंतःकरण ज्ञानशक्ती आणि सत्वगुण ही भूतांचे साधारण आणि असाधारण कार्य होत आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्रेंद्रिय निर्माण झाले वायूच्या सत्वांशापासून त्वगिंद्रिय निर्माण झाले तेजाच्या सत्वांशापासून चक्षु या इंद्रियाचा जन्म झाला आपाच्या सत्वगुणापासून रसनेंद्रिय निर्माण झाले पृथ्वीच्या सत्वगुणापासून घ्राणेंद्रिय निर्माण झाले अशा प्रकारे ज्ञानेंद्रियांची निर्मिती हे भूतांचे असाधारण म्हणजे वेगवेगळे कार्य निर्माण झाले या सर्व भूतांच्या एकत्रित सत्वगुणापासून दोन अथवा चार प्रकारचे अंतःकरण निर्माण झाले मन बुद्धी चित्त आणि अंतःकरण चार विभाग होत यातील चित्त आणि अहंकार मन आणि बुद्धी या दोन प्रकारात अंतर्भूत केल्यानंतर अंतःकरणाचे दोन विभाग होतात हा अमुक पदार्थ आहे अथवा नाही हा जो संशय अंतकरणात निर्माण होतो ते मनाचे रूप जाणावे चिंतन करणे हे चित्त असून त्याचा समावेश मनामध्ये करतात निश्चय करणारी ती बुद्धी तिच्या पोटी अहंकाराचा समावेश होतो अशा प्रकारे अंतःकरणाचे दोन प्रकारचे विभाग होतात त्याचप्रमाणे भूतांच्या रजोगुणाच्या अंशापासून क्रियाशक्तीचा जन्म होतो तत्पूर्वी असाधारण म्हणजे वेगळ्याल्या कार्याची निर्मिती कशी होते ते पाहू आकाशातील रजोगुणापासून वाचा निर्माण झाली त्याचप्रमाणे वायूच्या रजोगुणापासून पाणी म्हणजे हात निर्माण झाले तेजाच्या रजोगुणापासून गमन क्रियायुक्त पाय निर्माण झाले आणि आपाच्या रजोगुणापासून उपस्थ म्हणजे जननेंद्रिय निर्माण झाले पृथ्वीच्या रजोगुणापासून रजोगुणाच्या अंशापासून गुदेंद्रियाचा जन्म झाला अशा प्रकारे असाधारण म्हणजे वेगळ्या कर्मेंद्रियांची निर्मिती झाली हे जाणून घ्यावे भूतांच्या समष्टीचा म्हणजे अवघ्यांचा एकत्र मिळून रजोगुण काढून त्यापासून झालेले साधारण कार्य म्हणजे प्राण होय वृत्तीभेदाने त्याचे प्राण अपान व्यान उदान आणि समान असे पाच प्रकार झाले पाच कर्मेंद्रिय पाच प्राण पाच ज्ञानेंद्रिय बुद्धी आणि मन अशी ही सतरा तत्वे होत अशा या समष्टीरूप दैवताची विराट ही इंद्रिये होत त्यांच्यामध्ये कार्यकारण भावाच्या दृष्टीने काही भेद नाही अपंचीकृत भूतांचे कार्य रूपाने भासते त्यात विषय साधन उपाय ही सर्व अस्पष्ट रूपाने असतात वर्षा काळात प्रखर ऊन कोमल बनते किंवा धान्य अंकुरताना कोंब फुटत असताना अस्पष्ट होतात त्याप्रमाणे सूत्रात्मा हिरण्यगर्भ आहे कोंब दिसतात पण स्वतः हिरण्यगर्भाचे अवयव स्पष्ट दिसत नाही मागे सांगितलेल्या चित्रपटाच्या दृष्टांताचे थोडे स्मरण करावे स्वभावताच चिद्रूप असलेले स्वरूप ब्रह्म हे शुभ्रपटाप्रमाणे आहे मूळ मायेचा विकार जो अंतर्यामी परमेश्वर तो घोटून सुंदर केलेल्या पटाप्रमाणे होय चंचल रूप जो हिरण्यगर्भ तो म्हणजे जगरूपी रोपट्याचा अस्पष्ट अरूप असा अंकुर असून वरील दृष्टांतातील रेखांकित केलेल्या पटाप्रमाणे आहे त्यानंतर भूतांचे पंचीकरण करून जग निर्माण केले आणि अंतर्यामी सूत्रात्म्याने त्यात जीवरूपाने प्रवेश केला इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे भूतस्पृष्टी प्रकारे द्वितीय समासः श्रीराम समर्थ